शे अमृताचा घनू अजी सोनियाचा देनू आजी सोनियाचा देनू वर्षे अमृताचा घनू सोन्याचा घनू आजी सोनियाचा देणू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोन मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घणी आजी सोनियाचा देणू बरवा संत माझी सोनिया